lesson two lesson number twenty six मुलानो हे चित्र पहा आणि ते चित्र पहा ह्या चित्रात एक माणूस आहे त्या चित्रात एक गाय आहे आता ह्या माणसाकडे पहा ह्या माणसाला दोन डोळे दोन कान एक नाक एक तोंड दोन हात आणि दोन पाय आहेत ह्या गायीला सुद्धा दोन डोळे दोन कान एक नाक आणि एक तोंड आहे पण तिला हात नाहीत पाय मात्र चार आहेत मुलानो गाय पाणी पिते माणूसही पाणी पितो गाय गवत खाते माणूस गवत खात नाही गाईला शेपटी असते माणसाला शेपटी असते का माणसाला शेपटी नसते बरोबर आता माझ्याकडे पहा मला दोन डोळे आहेत मला दोन कान आहेत मला दोन हात आहेत माझ्या हातात पेन आहे मला दोन पाय आहेत मला एक नाक आहे मी माणूस आहे लिसन अँड रिपीट मुलानो हे चित्र पहा मुलांनो हे चित्र पहा आणि ते चित्र पहा आणि ते चित्र पहा ह्या चित्रात एक माणूस आहे ह्या चित्रात एक माणूस आहे त्या चित्रात एक गाय आहे त्या चित्रात एक गाय आहे आता ह्या माणसाकडे पहा आता ह्या माणसाकडे पहा ह्या माणसाला दोन डोळे दोन कान एक नाक एक तोंड दोन हात आणि दोन पाय आहेत ह्या माणसाला दोन डोळे दोन कान एक नाक एक तोंड दोन हात आणि दोन पाय आहेत ह्या गाईला सुद्धा दोन डोळे दोन कान एक नाक आणि एक तोंड आहे या गाईला सुद्धा दोन डोळे दोन कान एक नाक आणि एक तोंड आहे पण तिला हात नाहीत पण तिला हात नाहीत पाय मात्र चार आहेत पाय मात्र चार आहेत मुलानो गाय पाणी पिते मुलांनो गाय पाणी पिते माणूस ही पाणी पितो माणूस ही पाणी पितो गाय गवत खाते गाय गवत खाते माणूस गवत खात नाही माणूस गवत खात नाही गाईला शेपटी असते गाईला शेपटी असते माणसाला शेपटी असते का माणसाला शेपटी असते का माणसाला शेपटी नसते माणसाला शेपटी नसते बरोबर आता माझ्याकडे पहा बरोबर आता माझ्याकडे पहा मला दोन डोळे आहेत मला दोन डोळे आहेत मला दोन कान आहेत मला दोन कान आहेत मला दोन हात आहेत मला दोन हात आहेत माझ्या हातात पेन आहे माझ्या हातात पेन आहे मला दोन पाय आहेत मला दोन पाय आहेत मला एक नाक आहे मला एक नाक आहे मी माणूस आहे मी माणूस आहे ड्रिल्स रिपिटेशन ड्रिल्स मला दोन डोळे आहेत मला दोन डोळे आहेत आम्हाला दोन डोळे आहेत आम्हाला दोन डोळे आहेत तुला दोन डोळे आहेत तुला दोन डोळे आहेत तुम्हाला दोन डोळे आहेत तुम्हाला दोन डोळे आहेत आपल्याला दोन डोळे आहेत आपल्याला दोन डोळे आहेत त्याला दोन डोळे आहेत त्याला दोन डोळे आहेत त्यांना दोन डोळे आहेत त्यांना दोन डोळे आहेत तिला दोन डोळे आहेत तिला दोन डोळे आहेत त्यांना दोन डोळे आहेत त्यांना दोन डोळे आहेत मोहनला दोन डोळे आहेत मोहनला दोन डोळे आहेत ज्योतीला दोन डोळे आहेत ज्योतीला दोन डोळे आहेत ह्या मांजराला दोन डोळे आहेत ह्या मांजराला दोन डोळे आहेत बापटाना दोन डोळे आहेत बापटांना दोन डोळे आहेत गाडगीळबाईंना दोन डोळे आहेत गाडगीळबाईंना दोन डोळे आहेत त्रिकोणाला तीन बाजू असतात त्रिकोणाला तीन बाजू असतात चौकोनाला चार बाजू असतात चौकोनाला चार बाजू असतात षटकोनाला सहा बाजू असतात षटकोनाला सहा बाजू असतात माणसाला दोन डोळे असतात माणसाला दोन डोळे असतात घड्याळाला दोन काटे असतात घड्याळाला दोन काटे असतात मांजराला शेपटी असते मांजराला शेपटी असते खुर्चीला चार पाय असतात खुर्चीला चार पाय असतात पक्ष्याला दोन पंख असतात पक्षाला दोन पंख असतात रिक्षाला तीन चाक असतात रिक्षाला तीन चाक असतात वासराला चार पाय असतात वासराला चार पाय असतात घरांना भिंती असतात घरांना भिंती असतात झाडांना फांद्या असतात झाडांना फांद्या असतात मोटारींना चाक असतात मोटारींना चाक असतात पक्ष्यांना पंख असतात पक्ष्यांना पंख असतात वासरांना पाय असतात वासरांना पाय असतात जनावरांना शेपट्या असतात जनावरांना शेपट्या असतात सूर्यांना धार असते सूर्यांना धार असते कपाटांना दार असतात कपाटांना दार असतात फुलांना रंग असतो फुलांना रंग असतो क्वेश्चन आन्सर डील हे काय आहे फळा हा फळा आहे ह्या फळ्याला किती बाजू आहेत चार ह्या फळ्याला चार बाजू आहेत हे काय आहे चौकोन हा चौकोन आहे चौकोनाला किती बाजू असतात चार चौकोनाला चार बाजू असतात ह्या चौकोनाला चार बाजू आहेत का हो हो ह्या चौकोनाला चार बाजू आहेत हे काय आहे पक्षी हे पक्षी आहेत ह्या पक्षांना पंख आहेत का हो या पक्षांना पंख आहेत ह्या पक्षांना किती पंख आहेत ह्या पक्षांना दोन पंख आहेत हे काय आहे त्रिकोण हे त्रिकोण आहेत त्रिकोणाला किती बाजू असतात तीन त्रिकोणाला तीन बाजू असतात ह्या त्रिकोणाला तीन बाजू आहेत का हो हो ह्या त्रिकोणाला तीन बाजू आहेत हे काय आहे खोली ही खोली आहे ह्या खोलीला किती खिडक्या आहेत तीन ह्या खोलीला तीन खिडक्या आहेत हे काय आहे खुर्ची ही खुर्ची आहे खुर्चीला किती पाय असतात चार खुर्चीला चार पाय असतात ह्या खुर्चीला चार पाय आहेत का हो हो या खुर्चीला चार पाय आहेत हे काय आहे रिक्षा या रिक्षा आहेत रिक्षाला किती चाक असतात तीन रिक्षाला तीन चाक असतात या रिक्षांना तीन चाक आहेत का हो हो या रिक्षांना तीन चाक आहेत हे काय आहे कपाट हे कपाट आहे ह्या कपाटाला किती दार आहेत दोन ह्या कपाटाला दोन दार आहेत हे काय आहे घड्याळ हे घड्याळ आहे घड्याळाला किती काटे असतात घड्याळाला दोन काटे असतात ह्या घड्याळाला दोन काटे आहेत का हो हो या घड्याळाला दोन काटे आहेत सबस्टिट्यूशन ड्रिल सबस्टिट्यूट मला with the form form the the pro pronoun और प्रॉपर नाउन और नाउन मला दोन कान आहेत तू तुला दोन कान आहेत आम्ही आम्हाला दोन कान आहेत तुम्ही तुम्हाला दोन कान आहेत आपण आपल्याला दोन कान आहेत तो त्याला दोन कान आहेत ती तिला दोन कान आहेत ते त्याला दोन कान आहेत त्या त्यांना दोन कान आहेत ते प्लुरल त्यांना दोन कान आहेत हा माणूस ह्या माणसाला दोन कान आहेत दांडेकर साहेब दांडेकर साहेबांना दोन कान आहेत कुलकर्णी बाई कुलकर्णीबाईंना दोन कान आहेत मोहन मोहनला दोन कान आहेत सरला सरलाला दोन कान आहेत हा ससा ह्या सशाला दोन कान आहेत हे प्राणी ह्या प्राण्यांना दोन कान आहेत हे बदक ह्या बदकाला दोन कान आहेत ह्या चिमण्या ह्या चिमण्यांना दोन कान आहेत माझे मैत्रीण माझ्या मैत्रिणीला दोन कान आहेत त्यांचा भाऊ त्यांच्या भावाला दोन कान आहेत लिसन टू द कन्व्हर्सेशन मुलानो हे चित्र पहा ह्या चित्रात काय आहे नलिनी तू सांग ह्या चित्रात दोन हत्ती आहेत एक हत्ती मोठा आहे आणि एक हत्ती छोटा आहे बरोबर सुजाता मोठ्या हत्तीला किती पाय आहेत मोठ्या हत्तीला चार पाय आहेत आणि लहान हत्तीला लहान हत्तीला सुद्धा चार पाय आहेत शरयू हत्तीला शेपटी असते का हो हत्तीला शेपटी असते हत्तीची शेपटी कशी असते हत्तीची शेपटी लहान असते हत्तीचे कान कसे असतात हत्तीचे कान खूप मोठे असतात हत्तीला डोळे असतात का हो हत्तीला डोळे असतात हत्तीचे डोळे खूप छोटे असतात बरोबर आता हत्तीची माहिती तुमच्या वहीत लिहा